स्वराज्याची तोडी स्थिर स्थावर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महत्वपूर्ण निर्णय असा घेतला की ज्या निर्णयामुळे त्यापुढच्या स्वराज्याच्या सर्व लढायांची दिशाच बदलून गेली शिवरायांनी एका पत्रातून सर्व मावळ्यांना आदेशच दिला होता की त्यांनी इथून पुढे पूर्वीच्या पारंपरिक तलवारी वापरायचं बंद करून धोप वापरायला सुरू करावी धोप या तलवारीच्या नव्या प्रकाराचा शोध स्वतः महाराजांनीच फार संशोधन करून लावला होता धोपमुळं मावळ्यांची ताकद प्रचंड वाढली होती महाराजांच्या स्वतःच्या शाही तलवारी जसं की भवानी जगदंबा इत्यादी याही धोप प्रकारच्याच तलवारी होत्या धोप वापरण्यापूर्वी मावळे पारंपरिक राजपुती आणि मुघली किंचित बाक असणाऱ्या म्हणजे वाकड्या तलवारी वापरायचे मित्रांनो स्वतः महाराजांनी धोप या तलवारीचा शोध का लावला त्याचं कारण होतं की पारंपरिक तलवारींनी हातघाईची लढाई समोरासमोर करताना मावळे कमजोर पडायचे मावळ्यांचे मुख्य शत्रू होते मुघल आणि विजापुरी सैनिक या दोन्ही सैन्यांमध्ये अफगाणी पठाण मध्यपूर्व आशियातील सैनिक आणि आफ्रिकन हापसी सिद्धींचा भरणा जास्त होता या सर्व शत्रू सैनिकांची सरासरी उंची सहा फुटांपेक्षाही जास्त असायची तर मावळ्यांची सरासरी उंची ही साडेपाच फुटांच्याच आसपास होती तसंच अफगाणी हबशींच्या तुलनेत शारीरिक ताकदही मावळ्यांकडे कमी होती चित्त्यासारखी चपळता आणि विजेचा वेग हीच मावळ्यांच्या जमेची बाजू होती पारंपरिक वक्र तलवारींची लांबी साधारणत अडीच फुटांपासून साडेतीन फुटांपर्यंत असायची तसंच त्या तलवारींचं वजनही जास्त असायचं मध्यपूर्व आशियातल्या लढाऊ सैनिकांचे पठाणांचे आणि हापशांचे हात त्यांच्या उंचीच्या प्रमाणातच लांब असल्यानं त्यांच्या तलवारींचे वार सरळ मावळ्यांच्या छातीवर व्हायचे याउलट मावळ्यांची उंची त्यांच्या तुलनेत कमी असल्यानं साहजिकच मावळ्यांच्या हातांची लांबीही कमीच होती मावळ्यांच्या छोट्या हातांमुळे पारंपरिक राजपुती मुघली तलवारी पठाणांच्या हापशांच्या जवळपासही पोहोचू शकत नव्हत्या जड तलवारी घेऊन हातघाईच्या लढाईच्या वेळी जास्त काळ लढाई लांबली त्या तलवारींच्या वजनांमुळे मावळे लवकर दमायचे पारंपरिक तलवारींनी लढताना शत्रूंच्या तलवारीचे वार चुकवताना बऱ्याच वेळा मावळ्यांची बोटं तुटायची किंवा मनगटावर वार होऊन हाताचे पंजे तुटायचे या अडचणींवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बरीच वर्ष अभ्यास केला प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार केला आणि तलवारीचा धोप हा नवा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला महाराजांची सुप्रसिद्ध भवानी तलवार ही ही एक धोप तलवार असल्यामुळं या नव्या तलवारीला मराठा तलवार किंवा भवानी तलवार असंही म्हणण्याचा प्रघात पडला धोप तयार करताना महाराजांनी पारंपरिक तलवारीचा बाक सरळ करून तिची लांबी एक ते दीड फुटांनी वाढवली मऊ आणि मजबूत लोखंडाचा वापर करून धोपचं वजन आठशे ग्रॅम ते चौदाशे ग्रॅम इतकं हलकं धोपला बनवलं धोपला अतिशय धारधार बनवण्यात आलं होतं बाग सरळ केल्यामुळं धोपची लांबी आणखीनच वाढली होती अडीच ते तीन फूट लांबीच्या पारंपरिक तलवारी राजपूत आणि मुघली तलवारींच्या तुलनेत धोपची लांबी ही चार फूट ते साडेचार फूट इतकी होती आणि वजनाला धोप अतिशय हलकी होती महाराजांनी मावळ्यांच्या बोटांचं रक्षण करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची संरक्षण रचना परस तयार केलं होतं मावळ्यांच्या मनगटावर वार होऊ नये म्हणजेच शत्रूचा वार जर चुकला तर तो मनगटावर पडून मावळ्यांचं मनगट तुटू नये म्हणून तलवारीच्या मुठीच्या खाली एक तीन ते पाच इंचीचा मजबूत गज ज्याला गांजा म्हटलं जायचं तो बसवला गेला होता ही तलवार टोकाला निमुळती होती आणि बाजूंनी अतिशय धारदार होती म्हणजे एकाच वेळी बोसकण्यासाठी तसंच ताकदीनं शत्रूचे तुकडे तुकडे करण्यासाठी अशा दोन्ही कामांसाठी दोप अतिशय उपयुक्त होती हवेचा गतिरोध कमी व्हावा म्हणून तिला एका बाजूनं किंचित फुगवटा जिला पाट म्हटलं जायचं तर दुसऱ्या बाजूनं किंचित खोलगड बाजू जिला नळ म्हटलं जायचं असं तयार केलं होतं मित्रांनो धोप हे नाव अतिशय सरळ आहे पण या तलवारीची रचना मात्र अतिशय गुंतागुंतीची आणि अतिशय शास्त्रीय होती तुम्हाला तलवारीच्या विविध अंगावरून तिच्या रचनेची कल्पना येईलच या तलवारीच्या पात्यांचे भाग होते धार पाठ नळ पिंपळा आणि टोक तर मुठीचे भाग होते नेत्र नखा खजाना ठोला परज कडी गादी फूल दस्तानी आणि तोटी या तलवारीची मूठ तयार करताना महाराजांनी फार बारीक सारी गोष्टींचा विचार केला होता अंगठ्याला आधार मिळावा म्हणून मुठीमध्ये गादी तयार केली होती ही तलवार हातात धरल्यानंतर कुठलाही धातूचा भाग हाताला रुतू नये आणि तलवारीवरची पकड अतिशय आरामदायी व्हावी अशी रचना होती युद्ध करताना सर्वांग घामाने डबडबत असतं हातालाही घाम येऊन तलवार हातातून निसटण्याची भीती असते असं होऊ नये म्हणून या तलवारीच्या मुठीच्या आतमध्ये कापडी आवरण बसवले गेलं होतं की जेणेकरून हाताला येणारा घाम हा तलवारीच्या मुठीतच शोषला जाईल तलवारीच्या मुठीचा धातू हा पात्याच्या धातूपेक्षा वेगळा होता आणि अतिशय उच्च प्रतीचा होता महाराज तो धातू पोर्तुगीजांकडून आणि इंग्रजांकडून मागवायचे ही नवी संशोधित शास्त्रीय धोप तलवार चित्त्यासारख्या वेगवान चपळ मावळ्यांच्या हातात आल्यानं मावळ्यांची ताकद भयंकर वाढली आता युद्धातली परिस्थिती उलटली होती पठाण हापशांच्या अवजड तलवारी मराठ्यांपर्यंत पोहोचूच शकत नव्हत्या चपळ आणि वेगवान मावळे पठाण हापशांना काही कळण्याच्या आतच आपल्या लांबसडक धोपांनी त्यांची छाती चिरून टाकायचे किंवा पठाण हापशांची मुंडकी उडवून टाकायचे मित्रांनो आजही जगातल्या उत्कृष्ट तलवारींमध्ये महाराजांनी शोधलेल्या धोपची गणना होते बीबीसी चॅनल एपिक चॅनल ह्या माध्यमांमधल्या शस्त्रतज्ञांनी आणि अनेक जागतिक ऐतिहासिक शस्त्र संशोधन संस्थांनी धोप ही भारतातली सर्वोत्कृष्ट तलवार आहे असं मत निर्विवादपणे व्यक्त केलं आहे मित्रांनो जर आपण इंटरनेटवर धोप सोड धोप तलवार मराठा तलवार भवानी तलवार या नावांनी जर सर्च केलं तर तुम्हाला या तलवारीबद्दल अनेक नवी माहिती कळेल आणि शिवाजी महाराजांनी शोधलेल्या धोप तलवारीचं स्वराज्याच्या विस्तारात किती प्रचंड मोठं महत्व होतं हेही समजू शकेल मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद